ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय चौदावा दितीची गर्भधारणा शुकदेव म्हणाले राजन विशिष्ट हेतूने वराह बनलेल्या श्रीहरीची मैत्रियांच्या तोंडून कथा ऐकूनही भक्तीचे व्रत धारण केलेल्या विदुराची पूर्ण तृप्ती झाली नाही म्हणून त्यांनी हात जोडून पुन्हा विचारले विदुर म्हणाले मुनिवर आम्ही आपल्याकडून ऐकले आहे की आधी दैत्य हिरणाक्षाला भगवान यज्ञमूर्तीनीच मारली ब्रह्मन ज्यावेळी भगवान सहजपणे पृथ्वीला आपल्या दाढीवर ठेवून वर काढित होते त्यावेळी त्यांच्या आणि दैत्यराज हिरण्याक्षाचे युद्ध कशासाठी झाले मैत्री म्हणाली विदुरा तुमचा प्रश्न मोठा सुंदर आहे कारण तुम्ही श्रीहरीच्या अवतार कथा विचारित आहात या कथा मनुष्यांचे मृत्यूपाश तोडणारे आहेत पहा ना उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच श्री नारदानी सांगितलेल्या हरिकथेच्या प्रभावाने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंताच्या परमपदावर आरूढ झाला होता पूर्वी एकदा देवानी प्रश्न विचारल्यावरून ब्रह्मदेवानी त्यांना हाच इतिहास सांगितला तो मी ऐकला आहे विदुरा एकदा दक्षाची मुलगी दिती हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातूर होऊन तिन्ही सांजेच्या वेळीच आपले पती मरीची नंदन कश्यपांच्या सहवासाची कामना केली त्यावेळी कश्यप अग्नी हीच जिव्हा असलेल्या भगवान यज्ञपतींना पायसाची आहुती देऊन सूर्यास्ताची वेळी अग्निशाळेत ध्यानस्थ बसले होते दिती म्हणाली अहो विद्वन उन्मत्त झालेला हाती जसा केळीचे झाड सुरगळून टाकतो त्याचप्रमाणे हा धनुर्धर कामदेव अबला असलेल्या मला जबरदस्तीने तुमच्यासाठी बेचैन करीत आहे आपल्या पुत्रवती सवतींचे सुख पाहून मी ईर्षेने जळत आहे म्हणून आपण माझ्यावर कृपा करा आपले कल्याण असो ज्यांच्या गर्भातून आपल्यासारखा पती पुत्ररूपाने जन्म घेतो त्याच स्त्रिया आपल्या पतीपासून सन्मानित समजल्या जातात त्यांचे सुयश जगात सगळीकडे पसरते आमचे वडील प्रजापती दक्ष यांच्या आपल्या मुलीवर अतिशय प्रेम होते एकदा त्यांनी आम्हा सर्वांना स्वतंत्रपणे बोलावून विचारले की आपला पती कोण असावा असे तुम्हास वाटते ते आपल्या मुलींची काळजी घेणारी होते म्हणून आमच्या भावना जाणून त्यांनी आमच्यापैकी तेरा कन्यांचा गुण आणि स्वभावाला अनुरूप अशा आपल्याशी विवाह लावून दिला म्हणून हे मंगलमूर्ती हे कमल नयन आपण माझी इच्छा पूर्ण करावी कारण हे महत्तम दिनजनांचे आपल्यासारख्या महापुरुषाकडे जाणे निष्फळ होत नाही विदुरा कामाच्या अतिवेगाने दिती अत्यंत बेचैन झाली होती तिने या रीतीने पुष्कळ प्रकाराने विनवून कश्यपांना प्रार्थना केली तेव्हा तिला समजावीत मधुर वाणीने ते म्हणाले अधीर प्रिये तुझ्या इच्छेनुसार मी आताच तुझ्या मनासारखे अवश्य करीन जिच्यामुळे धर्म अर्थ काम या तिन्हींची सिद्धी होते अशा आपल्या पत्नीची कामना कोण पूर्ण करणार नाही ज्याप्रमाणे माणूस जहाजाने महासागर पार करतो त्याचप्रमाणे गृहस्थ आश्रमी दुसऱ्या आश्रमाला आश्रय देत आपल्या आश्रमाद्वारा स्वतःही दुःख समुद्रातून पार होतो हे मानिन त्रिविध पुरुषार्थांची इच्छा असणाऱ्या पुरुषांची स्त्री हे अर्धे अंग समजले जाते तिच्यावर आपल्या गृहस्थ आश्रमाचा भार टाकून पुरुष निश्चिंत राहतो इंद्रियरूप शत्रूंना जिंकणे अन्य आश्रमवासियांना अत्यंत कठीण आहे परंतु ज्याप्रमाणे किल्लेदार लुटारूंना सहज आपल्या अधीन करून घेतो त्याचप्रमाणे आम्ही जिच्या आश्रयाने इंद्रियरूप शत्रूंना सहज जिंकून घेतो हे ग्रहस्वामिनी तुझ्यासारख्या पत्नीच्या उपकारांची परतफेड आम्ही किंवा कोणताही गुणग्राही पुरुष या जन्मात किंबहुना जन्मांतरातही पूर्णपणे करू शकत नाही तरीसुद्धा तुझी संतान इच्छा मी अवश्य पूर्ण करेन पण तू एक मुहूर्तभर थांब त्यामुळे लोक माझी निंदा करणार नाहीत ही अत्यंत भयंकर वेळ राक्षसादी भयंकर प्राण्यांची आहे आणि दिसण्यातही भयानक आहे यावेळी भगवान भूतनाथांचे भूत प्रेत इत्यादी गण फिरत असतात हे साध्वी या तिन्ही सांजेच्या वेळी भूतभावन भूतपती भगवान शंकर भूत प्रेत इत्यादी आपल्या गणांना बरोबर घेऊन नंदीवर बसून फिरत असतात स्मशानभूमीतून उडालेल्या वावटळीच्या धुळीने धूसर झालेल्या ज्यांच्या जटा दैदिप्यमान दिसत आहेत आणि ज्यांनी सुवर्ण कांतिमयी गोऱ्या शरीराला भस्म लावले आहे ते तुझे दीर महादेव आपल्या सूर्य चंद्र आणि अग्निरूप अशा तिन्ही डोळ्यांनी सर्वांना पाहत आहेत या जगात त्यांना कोणी आपला किंवा परखा नाही कोणी विशेष आदरणीय आहे किंवा कोणी निंदनीय आहे असे सुद्धा नाही आम्ही तर अनेक व्रतांचे पालन करून त्यांच्या मायेला जवळ करू इच्छितो की जिचा उपभोग घेऊन तिला त्यांनी दूर लोटले आहे विवेकी पुरुष अविद्येचे आवरण दूर करण्याच्या इच्छेने त्यांच्या निर्मल चरित्राचे गायन करतात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच काय त्यांच्या बरोबरीचाही कोणी नाही आणि फक्त सत्पुरुषच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात एवढे सगळे असूनही ते स्वतः पिशाच्यासारखे आचरण करतात माणसाचे शरीर हे कुत्र्याचे खाद्य आहे जो अविवेकी पुरुष त्याला आत्मा मानून वस्त्र अलंकार माळा चंदन इत्यादींनी सजवतो तो अभागीच आत्माराम भगवान शंकराच्या आचरणाला त्याचा हेतू न कळल्यामुळे हसतो ब्रह्मदेवादी लोकपाल सुद्धा त्यांनी घालून दिलेल्या धर्म मर्यादेचे पालन करतात तेच या विश्वाचे अधिष्ठान आहेत आणि ही मायासुद्धा त्यांच्याच आज्ञेचे पालन करते असे असून सुद्धा हे पिशाच्यासारखे आचरण करतात अहो त्या जगद्व्यापक प्रभूची ही अद्भुत लीला काही समजत नाही मैत्रेय म्हणाली पतीने अशा प्रकारे समजावल्यानंतर सुद्धा कामातूर झालेल्या दितीने वेशेप्रमाणे निर्लज्ज होऊन ब्रह्मर्षी कश्यपांच्या वस्त्राला हात घातला अशा निंद कर्मासाठी आपल्या पत्नीचा हट्ट पाहून कश्यपाने देवाला नमस्कार केला आणि एकांतात तिच्याशी समागम केला नंतर त्यांनी स्नान करून प्राणायाम केला आणि मौन धारण करून विशुद्ध सनातन तेजाने ध्यान करीत ते गायत्री जप करू लागले विदुरा दितीला सुद्धा त्या अनिंद्य कर्माविषयी लाज वाटू लागली आणि भ्रमर्षीच्या जवळ जाऊन खाली मान घालून ती म्हणू लागली भ्रमण भगवान रुद्र भूतांचे स्वामी आहेत मी त्यांचा अपराध केला आहे परंतु ते भूतश्रेष्ठ माझा हा गर्भ नष्ट न करू भक्तवांच्या कल्पतरू उग्र आणि रुद्ररूप अशा महादेवाला मी नमस्कार करते ते सत्पुरुषांचे कल्याण करणारे आणि त्यांना दंड न देणारे आहेत परंतु दुष्टांना मात्र रागाने दंड देणारे आहेत आम्हा स्त्रियांवर तर शिकारी लोकसुद्धा दया दाखवतात मग ते सतीपती तर माझे मेहुणे आणि परम कृपाळू आहेत ते माझ्यावर प्रसन्न होत मैत्रेय म्हणाली सायंकालीन संध्यावंदन आधी झाल्यानंतर प्रजापती कश्यपांनी पाहिले की दिती थरथर कापत आहे आणि आपल्या संतानाच्या लौकिक पारलौकिक उन्नतीसाठी प्रार्थना करीत आहे तेव्हा ती तिला म्हणाली काम वासनेने तुझे चित्त मलिन झाले होते ती वेळ ही शुभ नव्हती तू माझे म्हणणे ऐकले नाहीस तसेच देवांची सुद्धा अवहेलना केलीस हे अमंगल स्त्री तुला दोन अमंगळ आणि अधमपुत्र उत्पन्न होतील ते वारंवार संपूर्ण लोक आणि लोकपालांना आपल्या अत्याचाराने रडवतील जेव्हा त्यांच्या हातून पुष्कळशे निरपराध आणि दीनप्राणी मारले जाऊ लागतील स्त्रियांवर अत्याचार होऊ लागतील आणि महात्म्यांना क्रुद्ध केले जाईल त्यावेळी सर्व लोकांचे रक्षण करणारे भगवान श्री जगदीश्वर क्रुद्ध होऊन अवतार घेतील आणि इंद्राने ज्याप्रमाणे पर्वतांना शासन केले त्याप्रमाणे ते त्यांचा वध करतील दिती म्हणाली प्रभो माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की जर माझ्या पुत्रांचा वध होणार असेल तर तो साक्षात भगवान चक्रपाणी यांच्या हातूनच होऊ क्रुद्ध ब्राह्मणांच्या शापामुळे होऊ नये जो जीव ब्राह्मणांच्या शापाने दग्ध झालेला किंवा प्राण्यांना भय उत्पन्न करणारा असतो तो कोणत्याही योनीत गेला तरी त्याच्यावर पापी असणारे जीव सुद्धा दया दाखवित नाहीत कश्यप म्हणाली देवी तू आपल्या कर्माबद्दल शोक आणि पश्चाताप प्रकट केला आहेस तुला योग्य काय व अयोग्य काय यांचा बोधही तात्काळ झाला आणि भगवान विष्णू शंकरांनी माझ्याबद्दल तुला फार आदर आहे म्हणून तुझ्या एका पुत्राच्या चार पुत्रांपैकी एक असा होईल की सत्पुरुष सुद्धा ज्याचा सन्मान करतील आणि ज्याचे पवित्र यश भक्तजन भगवंताच्या गुणासह गातील ज्याप्रमाणे अशुद्ध सोने वारंवार तापून शुद्ध केले जाते त्याप्रमाणे साधूजन त्याच्या स्वभावाचे अनुकरण करण्यासाठी निर्वैरता इत्यादी उपायांनी आपले अंतकरण शुद्ध करतील ज्यांच्या कृपेमुळे त्यांचेच स्वरूपभूत असणारे हे जग आनंदित होते ते स्वयंप्रकाश भगवान सुद्धा त्याच्या अनन्य भक्तीने संतुष्ट होतील तो मुलगा मोठा भगवत भक्त प्रभावशाली आणि महान पुरुषांनाही पूज्य होईल तसेच वाढलेल्या भक्तिभावाने विशुद्ध आणि भावविभोर झालेल्या अंतकरणात श्री भगवंताची स्थापना करून ते देहाभिमानाचा त्याग करतील तो विषयात अनासक्त शिलवान गुणांचे भांडार तसेच दुसऱ्यांच्या समृद्धीत सुख आणि दुःखात दुःख मानणारा होईल त्याला कोणी शत्रू असणार नाही चंद्र जसा ग्रीष्म ऋतूत होणारा उष्णतेचा दाह नाहीसा करतो त्याप्रमाणे तो जगाचे दुःख दूर करणारा होईल जो या विश्वाच्या आत आणि बाहेर व्यापून आहे आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार जो रूप प्रकट करतो रूप लावण्यमूर्ती स्त्रीची ही शोभा वाढवतो तसेच ज्याचे मुखकमल झगमगणाऱ्या कुंडलांनी सुशोभित झाले आहे त्या परम पवित्र कमलनयन श्रीहरीचे तुझ्या नातवाला प्रत्यक्ष दर्शन होईल मैत्रेयी म्हणाली विदुरा दितीने जेव्हा असे ऐकले की माझा नातू भगवंताचा भक्त होईल तेव्हा तिला मोठा आनंद झाला तसेच आपले मुलगे प्रत्यक्ष श्रीहरीच्या आहतून मारले जातील हे ऐकून ती अधिकच प्रसन्न झाली या ठिकाणी चौदावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू